समश्लोकी श्रीमद भागवत महापुराण स्कंध दहावा अध्याय चाळीसावा अक्रूराकडून भगवान श्रीकृष्णांची स्तुती ओम नमो भगवते वासुदेवाय अक्रूरजी म्हणाले प्रभो नमस्ते मूळ हेतु तुची नाभीत ब्रह्मा तव जन्मला की जो निर्मितो सर्व चराचराला मी तुझ्या या चरणान मी तू इंद्रियांचा अधिदैवतैसा, ती पंचभूते हि तुझीच रूपे चराचराचा तुझी एक हेतू ही सृष्टी सारी तव रूप आहे अनात्म सारे जड विश्व ऐसे म्हणून त्याना कळणेन न रूप ब्रह्मा तुझा तो जरी अंश सत्य रजो गुणी त्या न कळे स्वरूप ध्याती योगी तुला ध्यानी अंतर्यामी अशा रूपा महापुरुष ते ध्याती परमात्मी रूपा त्रैविद्या त्रैविद्यावादिते कैक सांगती रूपते तुझे करीती यज्ञते श्रेष्ठ यज्ञ देवा उपासिती ज्ञानी संन्यास घेवोनी निशांत भावात राहती ज्ञान तसे ज्ञानी पूजिती ज्ञान रूपते, एक एकनारायणो रूपा विधीने पूजिती तुला शैवते शंकरद्वारा शिवरूपा पूजिती अनेक भेदते त्यात आचार्य मार्गते वडे भेदाने भजती ते ती सर्व पूजा तुझी असे सर्वेश्वरा सा तू तो देवता रूपते तुझे पर्वतीच्या नद्या साऱ्या सागरा मिळती तसे अनेक भक्तीच्या मार्गे सर्वते ते तुझ पूजिती वस्त्रात सूत जई होते तसा तू या चराचरी त्रैगुणी भरला तुची सदैव ओत प्रोतकी तू सर्व व्यापी तरी तू निराळा तू साक्षी साऱ्या मनवृत्ती लागी अज्ञान कंडो भ्रमती समस्त अलिप्त तू तो तुझला नमस्ते अग्निमुखोनी तव पाय पृथ्वी ते सूर्य सूर्यचंद्र नयने दिशाजा त्या कर्ण स्वर्ग तव शिर शोभे भुजात देवो बगली समुद्र ती शक्ती तव वायु आहे संकल्प रूपेची उपासनेला त्या औषधी रोम रोमात साऱ्या ते केश मेघो गिरी अस्थित्या की त्या पापण्याशी दिनरात्र होय ही वृष्टी वीर्यो रूपी कल्पिलेली औदुंबराच्या फळी कीट जैसे फळांपरी ते रूप पाल उपासनेला परिकल्पिलेले मनोमयी पुरुष रूप त्याचे क्रीडार्थ धरिशी रूपे लोकांचा शोक हारिशी यशते निर्मुलो ऐसे गातात लोक ते पुन्हा रक्षिण्या वेद तू घेशी मत्स्यावतार तो तसा हैग्रीवा वधिना दैत्य नमितो ते हि रूपमी विशाल कूर्म रूपाने मंदरा चल धारिला क्षित्युद्धारावरारोही त्या रूपा नमिमी पुन्हा नृसिंहरूप तू घेशी भक्त प्रल्हाद रक्षिण्या वामनो व्यापिशी विश्व तुझला प्रणिपात नमो परशुरामाला गर्भी क्षत्रिय नमस्ते रघुवीराला रावणा तूच मारिषी नमस्ते वासुदेवाला नमो संकर्षणासही प्रद्युम्न अनिरुद्धो या रूपालाही नमो नमः नमो बुद्धा सशुद्धाला दैत्य दानव मोहना म्लेंश प्राय नृपा मारे कलकी तू तुझला नमो भगवान सर्व हे जीव मायेने मोहिले पहा मी माझे म्हणती सर्व फिरती कर्म मार्गिते स्वप्नवत सर्व ही सृष्टी घरदारानी पुत्रते धननी स्वजनी सारे सत्यते मानिता फसे मी माने दुःखाला सुख मानिले द्वंद्वात रमलो नित्य विसरे सत्य तू प्रिया शेवाळ पाहता मूढ खालचे जल नेणती जळा परी सौख्य भटके त्याजसाठी अक्षर ज्ञान ना जाणी कर्म संकल्प हो मनी दुर्दम्य विषयो सारे मन नारोधुमी शके ऐसा भवात फिरुनी तव छत्री आलो हाही तुझाची गमतो मजला प्रसाद येताची काळ मुक्त हि जीव होण्या तो संत संग घडतो मनही स्थिरावे नमो विज्ञान रूपाला अधिष्ठाता जीवास तू विश्वाचा नियता तुची ब्रह्मानंता तुला नमो नमस्ते वासुदेवाला सर्व भूतात साक्षी तू नमितो मी ऋषिकेश रक्ष मी शरणी तुझ्या इति महापुराणी, महापुराणे पारमहंसी संहिता विष्णुदास वसिष्ठ समश्लोकी मराठी रूपांतर चाळीसावा अध्याय हरिओम तत्सत श्री